स्कंद पहिला अध्याय सातवा अध्याय सातवा ब्रह्मदेव देवीची स्तुती करतात हे दानव बलाढ्य आहेत असे पाहून तंत्रवेत्या ब्रह्मदेवाने साम दाम भेद आणि युद्ध या सर्व उपायांचा विचार केला पण ह्या राक्षसांचे बल किती आहे हे समजल्याशिवाय युद्ध करणे योग्य नव्हे शिवाय या दुष्टांची स्तुती केली तर आपण निर्बल आहोत असेच प्रकट होईल तसेच दानरूप उपायही या ठिकाणी योग्य नाही त्याचप्रमाणे या उभयतामध्ये मला भेदही करता येणार नाही तेव्हा शेषावर निद्रासुख भोगीत असलेल्या महावीर्यवान आणि चतुर्भुज जनार्दनाला उठवतो तोच माझे दुःख हरण करील असा विचार करून तो मनामध्येच विष्णूला शरण गेला आणि भक्ताचे दुःख हरण करणारा तो भगवान विष्णू जो योग निद्रेत निश्चल झाला होता त्याची ब्रह्मदेवाने मधुर शब्दाने स्तुती केली ब्रह्मदेव म्हणाला हे दीननाथ हे हरे हे वामना हे माधवा हे नाशका हे ऋषिकेशा हे सर्वव्यापी जगदीशा उठ हे अंतर्यामी हे महात्म्या वासुदेव हे जगतपते हे दुष्टशत्रुनाशका समाधिष्ठित समाधिनिष्ठ हे चक्रगदा धारण करणाऱ्या हे सर्वज्ञा हे सर्व लोकाधिपते हे सर्वशक्तिमान सुरेश्वरा माझे रक्षण कर हे विश्वंभरा विशाल नयना हे जगत्कारण हे निराकारा हे उत्पत्ती स्थिती लय करणाऱ्या तुझ्या चरित्राचे श्रवण आणि कीर्तन पुण्यकारक आहे हे महाराज हे उन्मत्त झालेले दैत्य माझा वध करू इच्छितात हे माझ्यावरचे संकट तू का जाणत नाहीस अत्यंत दुःखी झालेला मी तुला शरण आलो आहे तू मला आधार न देशील तर तुझे पालकत्व खोटे होईल अशा प्रकारे स्तुती करूनही तो भगवान विष्णू उठेना तेव्हा ब्रह्मदेवाला काळजी निर्माण झाली खरोखरच निद्रेने इतके घेरल्यामुळे भगवान विष्णूंना जाग येत नाही तेव्हा या ब्रह्मदेवाने आता कोणाकडे जावे शरण जाण्यास योग्य असे कोणीही नाही असा विचार करून योगमायेचेच हे कृत्य आहे असे मनात आणून ब्रह्मदेव योगमायेची स्तुती करू लागला त्याने मनात असा विचार केला की जिने विष्णूला निद्रिस्त केले आहे ती शक्ती माझे रक्षण करण्यास समर्थ आहे मृताला जसे शब्दज्ञान होत नाही तसेच निद्रिस्त झाल्याने हरीला काही समजत नाही ज्या अर्थी त्याला निद्रेने वश केले आहे तस्मात ही योगनिद्रा रमापती हरीची स्वामिनी होय जिने लक्ष्मीचा स्वामी आपल्या अधीन केला आहे त्या भगवतीने सर्व जग वश करून घेतले आहे आम्ही सर्व विष्णू शंभू सावित्री रमा उमा या सर्व देवींच्या अधीन आहेत यात संशय नाही त्यामुळे हरिही अधीन झाला आहे मग इतरांची काय कथा तेव्हा आता त्या देवीचे स्मरण केले तरच हरीची निद्रा जाऊन तो युद्धकार्य करील असा विचार करून विष्णूच्या अवयवात असलेल्या योगनिद्रेची त्या ब्रह्मदेवाने स्तुती केली हे देवी ज्या अर्थी सर्व विवेकी पुरुषोत्तमाला तू अधीन केलेस त्या अर्थी तू या जगाचे कारण आहेस हे जननी मी मूढ झालो असून हरीही पराधीन झाला आहे तेव्हा सर्वत्र वास्तव्य करणाऱ्या हे देवी कोण बरे पंडित तुझ्या निर्गुण विलासरूप लीला जाणण्यास समर्थ होणार आहे जगतकर्ती असूनही पुरुष तुला अचेतन समजतात पण तू तशी मुळीच नाहीस कारण जगन निवासी विष्णूलाही तू अचेतन करतेस तू सगुण होऊन नाना प्रकारचे नाटक करतेस पण तुझ्या ह्या कृत्यांशी असलेला संबंध कोणीच जाणत नाही हे भवानी संध्या हे तुझे नाव असून तुझ्या अंगचे तशा प्रकारचे गुण पाहून मुनिजन तुझे त्रिकाल ध्यान करीत असतात जगाची ज्ञानसाधना रूप बुद्धी तूच आहेस नितसुख देणारी तू स्त्री आहेस तसेच कीर्ती मती धृती कांती श्रद्धा आणि रती ह्या रूपाने तूच सर्वांच्या ठिकाणी वास्तव्य करतेस हरी निद्राधीन झाल्यामुळे तूच सर्व जगताची जननी आहेस हे मला समजले आहे नाही तर तुझे रूप जाणण्यासाठी कितीही तर्क केले तरी काहीच निष्पन्न होत नाही तुझे रूप वेदवेत्यांना आणि श्रुतींनाही दुर्घट आहे कारण श्रुतीची उत्पत्ती तुझ्यापासूनच झाली आहे सर्व द्वैतभासही तुझ्यापासून उत्पन्न झाले आहे म्हणून श्रुतीची ही उत्पत्ती तुझ्यापासूनच झाली आहे हे निर्विवाद आहे असे संपूर्ण चरित्र जाणणारा भूतलावर कोण आहे मी विष्णू महेश्वर इतर देव मुनी माझे पुत्र हे सर्व तुझे चरित्र जाणण्यास असमर्थ आहेत कारण तुझे महात्म्य वर्णन करणे दुर्घट आहे यज्ञात ऋत्विजानी स्वाहा हे तुझे नाव उच्चारल्याशिवाय हवन झालेला हवीर भाग देवांना कधीच प्राप्त होणार नाही यावरून तू देवांचाही चरितार्थ चालवितेस पूर्वीही असुरांपासून तूच आमचे रक्षण केलेस आताही मधुकैटवापासून मी पुन्हा घोर संकटात सापडलो आहे आता विष्णू तुझ्या आधीन झाल्याने तो माझे दुःख जाणण्यास असमर्थ आहे तेव्हा हे देवी विष्णूला निद्रेतून मुक्त कर अथवा माझ्यावरील संकट दूर कर ह्या दानवश्रेष्ठांचा वध कर हे देवी जे तुझा प्रभाव न जाणता हरिहराचे ध्यान करतात ते मंदमती होत विष्णू ही निद्रेमुळे पराधीन झाला आहे हे तुझ्या प्रभावाचे प्रत्यक्ष प्रमाण आहे ज्या अर्थी तुझ्या शक्तीच्या तावडीत सापडलेल्या विष्णूला प्रत्यक्ष लक्ष्मीही उठवण्यास समर्थ नाही त्या अर्थी तू तिलाही वश करून निद्रिस्त केले आहेस म्हणून ती सुद्धा जागी नाही हे देवी इतर देवांचे भजन करण्याचे सोडून जे तुझ्या चरणकमलांच्या सेवेविषयी तत्पर असतात ते पुरुष जगतामध्ये धन्य होत धी कांती कीर्ती शुभवृत्ती हे विष्णूचे गण आज त्याला सोडून कोठे गेले आहेत हे मानिनी भगवती तुझ्याच निद्राशक्तीच्या बलामुळे हा हरी निद्रिस्त होऊन बंदिवान झाला आहे तूच सर्व जगाची शक्ती असून वस्तू मात्र तूच निर्माण केली आहेस तसेच तूच निर्माण केलेल्या या मोहमय नाटकात स्वतः तू क्रीडा करीत आहेस कल्पाचे आरंभी तू विष्णूला प्रकट केलेस तसेच जगत कल्याणासाठी तूच त्याला निर्मल शक्ती दिलीस आणि जगताचे रक्षण केलेस त्यालाच आज तू वश करून टाकले आहेस हे आंबे तू तुझ्याप्रमाणे सर्व करीत असतेस हे देवी मला या जगात उत्पन्न करून मारण्याची तुझी इच्छा नसेल तर मौन सोडून तू माझ्यावर दया कर काळाप्रमाणे भासणारे हे दानू तू का निर्माण केलेस हे भवानी माझा उपहास करण्याची तुझी इच्छा आहे का तूच संपूर्ण जग निर्माण करतेस आणि स्वतंत्र क्रीडा करतेस पुन्हा तूच सर्वांचा लय करतेस हे तुझे अद्वितीयत्व मला आता समजले आहे तेव्हा माझाही वध करण्याची तू इच्छा करते आहेस यात आश्चर्य कोणते हे माते आज तू खुशाल माझा वध कर मला मरणाचे दुःख वाटत नाही पण तूच जगतकर्मा प्रथम उत्पन्न केलास आणि दैत्यांकडून तूच त्याचा वध करवलास तर तुझी अपकीर्ती होईल म्हणून तू उठ आणि आपले अद्भुत सामर्थ्य वापरून माझा अथवा त्या दैत्यांचा कोणाचाही वध कर नाही तो विष्णूला उठव तो यांचा वध करील ही सर्व कार्ये तूच सिद्धीस नेणार आहेस याप्रमाणे ब्रह्मदेवाने स्तुती केल्यावर ती निद्राभिमानी तामसी देवी विष्णूच्या देहापासून दूर होऊन जवळच उभी राहिली विष्णूला चेतना आली हे पाहून ब्रह्मदेवाला आनंद झाला अध्याय सातवा समाप्त